समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय चौथा कंसाच्या हातून सुटून योगमय आकाशातून भविष्यवाणी करते ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात आपो आपचिती द्वारे जाहली बंदते धवा शिशूचे रडणे येता उठले द्वार पालते त्वरित भोज राजाच्या पासी जावोनी बोलिले प्रसूती देवकी झाली कंस तो चरकला मनी दूतांचे बोल ऐकोनी सूती का गृही चालला जन्मला काळ माझा हा स्मरता पडता उठे तेथे जाताच करुणा दुःखाने देवकी वदे तैशी बांधू तू माझा स्त्री हत्या नच हो करू सुनेच्या परिती आहे कंसा भाची तुझी पहा बंधो प्रारब्ध माझे तू तेजस्वी पुत्र मारिले राहिली मुलगी ही तो द्यावी तू मजला पहा बहीण मी तव दीन मी पुत्र मृत्यूने प्रिय बंधो समर्थो तू कन्या अंतिम दे मला श्री शुकदेव सांगतात लपवी पोटी कन्येला देवकी रडतावदे परी त्या दुष्ट कंसाने बळेची पुत्री ओढिली भाची तदा कंसे पायाला धरुनी पहा गरगरा फिरवोनिया आपटाया बघे तदा कृष्णाची भगिनी साधी ना देवता तशी हातची सुटली गेली नभी अष्टभुजा पहा दिव्य मालांबरोधारी अलंकार निशस्त्र ते चक्रशूळ त्रिशू खड्ग शंख ढाल गदा धनु सिद्धचारण गंधर्व अप्सरा नाग किन्नर तविती वस्तु अर्पोनी देवी कंसास बोलली मूर्खारे मज मारोनी मिळेल काय ते तुला अन्यत्र वाढतो शत्रु न मारी बाळ अन्यते कंसाला वदुनी ऐसे माया अदृश्य जाहली पृथ्वीशी अन्य नावाने प्रसिद्ध पावली पहा देवीचे बोल ऐकोनी कंसा आश्चर्य वाटले देवकी वसुदेवाला वदे मुक्त करोनिया भगिनी प्रिय भावोजी पापी मी राक्षसापरी मारिले तुमचे पुत्र खेद हा वाटतो मला प्रेमाचा लेशही नाही एवढा दुष्ट मी पहा हितैशी तोडिले सर्व नरको भोगणे मला माणसे बोलती खोटे तसे देवही बोलती विश्वासुनी तया शब्दी हाय मी पुत्र मारिले तुम्ही दोघे महात्मेची पुत्रांचा शोक ना करा तयांचे कर्मते होते नटळे दैवते कुणा मातीची बनती भांडी फुटता मातीची पुन्हा तसे हे शरीराचे की आत्म्यासी सुख दुःख ना शरीरा मानिती आत्मा ती बुद्धी उलटी पहा सरे ना भवत्या भेदे अज्ञाने सुख ना मिळे तुझे मी मारिले पुत्र तरी तू शोक ना करी कर्माला भोगणे होते सर्व प्राण्यांशी ते तसे आपुले रूप नेणो वदती मारितो मरो अज्ञाने भाव हा होतो दुःख देतो निभोगितो दुष्टतेला क्षमा व्हावी संत दीनांसी रक्षिती वदता पडला पाया कंसतो रडला असे योगमायेवरी कंसे विश्वास ठेवून तदा सोडिले पती पत्नीला प्रेमही दाऊ लागला देवकी पाहुनी बंधू क्षमाची बोलली असे दुःख ते विसरोनिया बोलिले वसुदेवजी कंसजी बोलता सत्य जीव हा तनुमी म्हणे म्हणून आपुले आणि दुजांचे भेद होत असे शोक हर्ष भयोद्वेष लोभ मोह मदांधते भेद तो मानिता होती स्वामी प्रेरक नाकळे श्री शुकदेव सांगतात देवकी वसुदेवो ते बोलता मोकळे असे संमती घेऊनी कंस महाली पातला पुन्हा संपली रात्र ती आणि कंसाने मंत्री सर्वते ते बोलावो तया सांगे योग माया प्रसंगतो न तज्ञ मंत्री ते कोणी देव शत्रु स्वभावतो चिडले देवतांशी ते कंसासी बोलिले असे भोज राजा अशी गोष्ट असता सर्व बालके हुनी सान थोरही सर्व मारुकी देवते भीरु युद्धांसी करीती काय ते बघू टणत्कार धनुष्याचा ऐकता पळतील लकी, युद्धात घाव घावासी लागता जखमी तसे पलायन परायण चौदिशा पळतील ते देवता शस्त्र ठेवोनी प्राणांची भीक मागती काष्ठे शिखा सोडोनी शरणी रक्ष बोलती शस्त्र अस्त्रा विना कोणी वा पाठ दावित्या न मारी कोणीही दैत्य तेने देव बळावती रणाबाहेर ते वीर विष्णू शंकर इंद्रतो करील काय ते पाहू ब्रह्माही आपुल्या पुढे उपेक्षा तरीही त्यांची नकरा करा मते मूळ ते उकरायाला सोपवा आमुच्या वरी दुर्लक्ष होता चढतो चिरोग असाध्य होतो जरी तो हिसान तसाची शत्रू बळवे म्हणून दुर्लक्ष त्याचे नचते करावे मूळ तो विष्णू देवांचा राही धर्मी सनातनी तपवेद द्विजोगाये यज्ञाची दक्षिणा तिथे म्हणून भोज राजा रे आम्ही ब्राह्मण तपे याज्ञिक गायत्या सर्व मारोनी नीटाकितो पहा तपस्या वेद गो सत्य दमनो निग्रहोदय तितीक्षा यज्ञनी श्रद्धा विष्णूचे हे शरीर की स्वामी तो सर्व देवांचा असुरा मुख्य शत्रू तो गुंफेत लपुनी राही शिव ब्रह्म्यासी तो मुळ ऋषी मारता सर्व आपै सतो हि की मरे श्री शुकदेव सांगतात आधीच नासकी बुद्धी मंत्री ही त्यात हे असे सर्वांची रायती झाली ब्राह्मणा मारणे तसे हिंसा प्रेमी अशा दैत्य संत हिंसे सिधाडिले इच्छेनुसार ती रूपे घेता कार्यास लागले रजो प्रकृती ती त्यांची तमाने मूढ जाहले माथ्यासी मृत्यू तो त्यांचा संत द्वेषार्थ चालले आयु श्री यशनी धर्म भोग कल्याण सर्वते नष्टती सर्वचा सर्व करिता संत द्वेषतो इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू